श्रीराम समर्थ पंचिका नववी समास दुसरा ग्रंथीभेद प्रकार आत्मा सर्वश्रेष्ठ आहे सर्वव्यापी आहे परिपूर्ण आहे त्यात बुद्धीचा मुक्काम पडल्यानंतर जो ग्रंथी निर्माण होतो त्या ग्रंथीचे भेदन झाले पाहिजे आणि आपल्या संशयाची निवृत्ती झाली पाहिजे त्याद्वारे संपूर्ण कर्माची निवृत्ती झाली पाहिजे असा श्रुतीचा उद्घोष म्हणजे गर्जना आहे आणि अनुभूती पाहिली तरी अशीच आहे चित म्हणजे चैतन्य आणि अचित म्हणजे संपूर्णपणे जड आत्म्याखेरीज बाकीचे हे सर्व जगत जड असून सर्प नसताना दोरीलाच सर्पाकार प्राप्त होतो त्याप्रमाणे ते निर्माण झाले आहे अहंकारासह देह इत्यादी असत म्हणजे सत्ता म्हणजे अस्तित्वात नसलेले असून सत आणि चित ही लक्षणे घेऊन व्यर्थ असून सुद्धा उगाच मीपणा घेऊन स्फुरण पावत असतात सतसद विवेक नसल्यामुळे अविचाराने आत्म्यावर असत जड आणि दुःखरूप असा आरोप केला जातो आणि या उलट देह इत्यादींना आत्म्याची लक्षणे चिकटवली जातात म्हणजे त्यांना आस्ती म्हणजे सत्ता भाती म्हणजे छिद्रूपता आणि प्रियत्व म्हणजे आनंदात्मकता ही लक्षणे दिली जातात याला अन्नोन्याध्यास असे म्हणतात हा अन्नोन्याध्यास म्हणजे अज्ञान कार्याचाच ठसाच होय तो ज्ञानाने आपोआपच नष्ट होतो दोरीचे यथार्थ रूप कळताच सर्पाची गोष्ट आपोआप खोटी ठरते त्याप्रमाणे खरे सत्य कळल्याबरोबर मीपणा आणि माझेपणा या दोन्हीचा निराश होतो आपले सत चित आणि आनंद स्वरूप आणि बाकीचे सर्व असत जड आणि दुःखात्मक विश्व असे दोन भिन्न प्रकार विवेकदृष्टीने वेगवेगळे लक्षात येतात आपले नित्याचे व्यवहार चालू असताना देखील या दोहोंना ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून काढलेले लोणे आणि ताक पुन्हा एकत्र मिसळू शकत नाहीत त्याप्रमाणे ही विवेकदृष्टी सरमिसळ होऊन देत नाही एखादा ज्ञानदृष्टी एकदा ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की सच्चिदानंद आणि असत दुःख यांचा ध्यास होत नाही हाच ग्रंथीभेद होय एकदा की चित्त आणि अचित हे वेगळे आहेत असे कळले की जन्म आणि मृत्यू यांचे दुःख एकदम नाहीसे होते यावर श्रोता विचारतो एकदा एकदा दोरीचे ज्ञान झाले की पुन्हा सर्पदृष्टीस पडत नाही हे बरोबर आहे पण आत्म्याचे ज्ञान झाल्यानंतरही देह इत्यादी पदार्थ दिसतात त्याचे काय यावर वक्ता म्हणतो की हा उपाधिक भ्रम आहे स्फटिक जास्वंदीच्या फुलावर ठेवला की तो लाल दिसतो जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तो तसा दिसणारच तो स्फटिक असून तो पांढरा आहे असे ज्ञान झाले तरी फुलाचे सान्निध्य असेपर्यंत तो लालच दिसणार त्याप्रमाणे आपण आत्मा असून सच्चिदानंद स्वरूप आहोत असा त्याला प्रत्यय आला तरी औपाधिक भ्रमामुळे त्याला देहादी पदार्थ दिसणारच जोपर्यंत देहाचे प्रारब्ध असेल तोपर्यंत असे पदार्थ दिसतात हे खरे असले तरी एकदा ग्रंथिभेद झाला तो झालाच त्यांच्यात पुन्हा ऐक्य केव्हाही होणार नाही व्यापार करीत असताना अहम ममता दिसते असे म्हणशील तर छिद्रूप आणि अहंता कधी एकत्र येत नाहीत हे ध्यानात घे श्रीकृष्णाने गीतेत अर्जुनाला सांगितले आहे की हर्षविषाद यांचा त्याग करून ज्ञानी मनुष्य प्रारब्ध भोगत असतो जो प्रसंग आला आहे त्याचा द्वेष करू नकोस गेलेल्याची इच्छा धरू नकोस आल्या गोष्टी उदासीनासारखा राहून भोग हाच ग्रंथिभेद होय माणूस जड होऊन पडला तर त्याला कृष्णाने जड असे म्हटले आहे असे म्हणशील तर त्यासारखा या शब्दाला अर्थहीनता येईल उदासीनासारखा असे म्हटल्याने ज्ञानी माणसाला जड व्हावे लागत नाही प्रारब्ध भोग भोगताना तो अलिप्ततेने भोगतो एवढाच त्याचा अर्थ आहे यावर श्रोता म्हणतो की भरत इत्यादी अनेक लोक ज्ञानप्राप्तीनंतर जडत्व पावले होते ज्ञानी माणसाला जडत्व आवश्यकच आहे असे समजायचे काय त्यावर वक्ता म्हणतो की जनक राजा राज्य करत असताना देखील विदेही अवस्थेत होता त्याला वेदांचाही आधार आहे हे तू ऐकत नाहीस काय वाहनात उपवनात स्त्रियांसह अथवा इतर जनांसह रोज क्रीडा करत असतानाही आपण क्रीडा करतो आहोत हे त्या स्मरण नव्हते ज्ञानी लाकडासारखा निश्चेष्ट होऊन पडला तसेच ज्ञानी आणि रोगी सारखेच म्हणता येतील काय रोगी माणूसही निश्चेष्ट होऊन पडला एवढ्यावरून रोगी आणि जीवनमुक्त एकच आहेत असे फक्त अज्ञानी लोकच मानू शकतात पण हे बोलणे अयोग्य आणि प्रमाणाला सोडून होत नाही काय भरताधिक हे दुष्ट सहवासाला भ्याले आणि त्यांनी जनसमुदायाचा त्याग करून ते सुखाने निवांत राहिले तेही काष्ठवत पडले नव्हते ते खात होते चालत होते डोळ्याने पाहत होते मौन धारण केलेले असले तरी भरताने राजा रहुगुणाला उपदेश केलाच होता ना म्हणून ज्ञाता हा खरा जीवनमुक्त असतो तो प्रारब्ध भोगत असूनही अलिप्त असतो पण त्यामुळे त्याच्या बाबतीत जडत्वाचा संकेत लावू नये ब्रह्मानंदाच्या स्वानुभवाने तो स्वभावताच नित्यतृप्त असतो देहादी प्रारब्ध फक्त उपाधी असेपर्यंतच असते देह जात असला तरी आत्मा त्याबरोबर जात नाही देह खात असला तरी आत्मा खात नाही देहाने विविध विषय भोगले तरी आत्मा मात्र भोगातीत असतो देहाला जन्म प्राप्त होवो अथवा मृत्यू प्रारब्धामुळे देह क्रीडा करत राहिला अथवा पडून राहिला आत्मा मात्र सर्वत्र परिपूर्णपणे भरून राहिला आहे जर तो देह आपण असतो तर त्यांच्या बाबतीत बळजबरी आणि नियंत्रण करता आले असते पण ज्ञानानेच देहबुद्धी समूळ नष्ट केली आहे आता देह अथवा देह संबंध असो अथवा पडो त्याबद्दल खेद मानण्याचे कारण नाही कारण आपण स्वानंदकंद आहोत हा बोध पक्का झाला आहे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ग्रंथीभेद प्रकारे द्वितीय समासा श्रीराम समर्थ